Listen to lesson number eight हे पुणे विद्यापीठ ही पहा एक इमारत इमारती समोर झाड आहेत इमारती मागे बाग आहे बागेत पक्षी आहेत तिकडे आणखी एक इमारत आहे तिथे प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत ती पहा एक विद्यार्थिनी विद्यार्थिनी समोर पुष्कळ वस्तू आहेत वस्तूंमध्ये एक काच आहे काचे शेजारी एक बाटली आहे बाटलीत पाणी आहे प्रयोगशाळे शेजारी ग्रंथालय आहे लिसन अँड रिपीट हे पुणे विद्यापीठ हे पुणे विद्यापीठ ही पहा एक इमारत ही पहा एक इमारत इमारती समोर झाड आहेत इमारती समोर झाड आहेत इमारती मागे बाग आहे इमारती मागे बाग आहे बागेत पक्षी आहेत बागेत पक्षी आहेत तिकडे आणखी एक इमारत आहे तिकडे आणखी एक इमारत आहे तिथे प्रयोगशाळा आहे तिथे प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत प्रयोगशाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत ती पहा एक विद्यार्थिनी ती पहा एक विद्यार्थिनी विद्यार्थिनी समोर पुष्कळ वस्तू आहेत विद्यार्थिनी समोर पुष्कळ वस्तू आहेत वस्तूंमध्ये एक काच आहे वस्तूंमध्ये एक काच आहे काचे शेजारी एक बाटली आहे काचे शेजारी एक बाटली आहे बाटलीत पाणी आहे बाटलीत पाणी आहे शेजारी ग्रंथालय आहे शेजारी ग्रंथालय आहे ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल ही बाग आहे ही बाग आहे बागेत पक्षी आहेत बागेत पक्षी आहेत ही काच आहे ही काच आहे काचे शेजारी बाटली आहे काचे शेजारी बाटली आहे ही इमारत आहे ही इमारत आहे इमारती समोर झाड आहेत इमारती समोर झाड आहेत इमारती मागे बाग आहे इमारती मागे बाग आहे ही प्रयोगशाळा आहे ही प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळेत विद्यार्थिनी आहेत प्रयोगशाळेत विद्यार्थिनी आहेत ही विद्यार्थिनी आहे ही विद्यार्थिनी आहे विद्यार्थिनी समोर वस्तू आहेत विद्यार्थिनी समोर वस्तू आहेत ही बाटली आहे ही बाटली आहे बाटलीत पाणी आहे बाटलीत पाणी आहे ह्या वस्तू आहेत ह्या वस्तू आहेत वस्तूंमध्ये काच आहे वस्तूंमध्ये काच आहे ही बाग आहे ही बाग आहे ही फुलं आहेत ही फुलं आहेत फुलं बागेत आहेत फुलं बागेत आहेत ही भिंत आहे ही भिंत आहे हे कॅलेंडर आहे हे कैलेंडर आहे कॅलेंडर भिंतीवर आहे कॅलेंडर भिंतीवर आहे ही घंटा आहे ही घंटा आहे हा कागद आहे हा कागद आहे कागद घंटे खाली आहे कागद घंटे खाली आहे ही विद्यार्थिनी आहे ही विद्यार्थिनी आहे या वह्या आहेत या वह्या आहेत वह्या विद्यार्थिनी जवळ आहेत वया विद्यार्थिनी जवळ आहेत ही साळू आहे ही साळू आहे ही पाखर आहेत ही पाखर आहेत साळू समोर पाखर आहेत साळू समोर पाखर आहेत ही माशी आहे ही माशी आहे ही जळू आहे ही जळू आहे जळू जवळ माशी आहे जळू जवळ माशी आहे ही स्टेनो आहे ही स्टेनो आहे ही पेन्सिल आहे ही पेन्सिल आहे जवळ पेन्सिल आहे जवळ पेन्सिल आहे ही माळ आहे ही माळ आहे ह्या माळा आहेत ह्या माळा आहेत माळेमध्ये फुलं आहेत माळेमध्ये फुलं आहेत माळांमध्ये फुलं आहेत माळांमध्ये फुलं आहेत ही भिंत आहे ही भिंत आहे ह्या भिंती आहेत ह्या भिंती आहेत भिंतीवर चित्र आहेत भिंतीवर चित्र आहेत भिंतींवर चित्र आहेत भिंतींवर चित्र आहेत ही शाळा आहे ही शाळा आहे ह्या शाळा आहेत ह्या शाळा आहेत शाळेत विद्यार्थिनी आहेत शाळेत विद्यार्थिनी आहेत शाळांमध्ये विद्यार्थिनी आहेत शाळांमध्ये विद्यार्थिनी आहेत ही वही आहे ही वही आहे ह्या वह्या आहेत ह्या वह्या आहेत वही जवळ पेन्सिल आहे वही जवळ पेन्सिल आहे वह्यांजवळ पेन्सिल आहे वह्यांजवळ पेन्सिल आहे ही मूर्ती आहे ही मूर्ती आहे ह्या मूर्ती आहेत ह्या मूर्ती आहेत मूर्ती समोर उदबत्ती आहे मूर्ती समोर उदबत्ती आहे मूर्तींसमोर उदबत्त्या आहेत मूर्तींसमोर उदबत्त्या आहेत ही साळू आहे ही साळू आहे ह्या साळू आहेत ह्या साळू आहेत साळू समोर झाड आहे साळू समोर झाड आहे साळून समोर झाड आहे साळून समोर झाड आहे ही पिसू आहे ही पिसू आहे ह्या पिसवा आहेत या पिसवा आहेत पिसू शेजारी किडे आहेत पिसू शेजारी किडे आहेत पिसवान शेजारी किडे आहेत पिसवान शेजारी किडे आहेत ही ऊ आहे ही उ आहे ह्या व आहेत ह्या उआ आहेत उ जवळ मुंगी आहे उ जवळ मुंगी आहे जवळ मुंग्या आहेत उवान जवळ मुंग्या आहेत ही स्टेनो आहे ही स्टेनो आहे ह्या स्टेनो आहेत ह्या स्टेनो आहेत स्टेनो समोर पुस्तक आहेत स्टेनो समोर पुस्तक आहेत स्टेनोन समोर पुस्तक आहेत स्टेनोन समोर पुस्तक आहेत रिपीट अँड रिस्पॉन्स ड्रिल ही पेन्सिल आहे ही पेन्सिल आहे ही काच आहे ही काच आहे पेन्सिल कुठे आहे पेन्सिल कुठे आहे पेन्सिल काचेवर आहे पेन्सिल काचेवर आहे आता पेन्सिल कुठे आहे आता पेन्सिल कुठे आहे आता पेन्सिल काचे खाली आहे आता पेन्सिल काचे खाली आहे ही पुस्तक आहेत ही पुस्तक आहेत ही फाईल आहे ही फाईल आहे पुस्तक कुठे आहेत पुस्तक कुठे आहेत पुस्तकं जवळ आहेत पुस्तकं जवळ आहेत आता पुस्तक कुठे आहेत आता पुस्तक कुठे आहेत आता पुस्तक फायली खाली आहेत आता पुस्तक फायली खाली आहेत हे पेन आहे हे पेन आहे ही घंटा आहे ही घंटा आहे पेन कुठे आहे पेन कुठे आहे पेन घंटे मागे आहे पेन घंटे मागे आहे आता पेन कुठे आहे आता पेन कुठे आहे आता पेन घंटे समोर आहे आता पेन घंटे समोर आहे हे स्टूल आहे हे स्टूल आहे ही खुर्ची आहे ही खुर्ची आहे स्टूल कुठे आहे स्टूल खुर्ची समोर आहे आता स्टूल कुठे आहे आता स्टूल कुठे आहे आता स्टूल खुर्ची मागे आहे आता स्टूल खुर्ची मागे आहे transformation drill change the oblique singular forms of the nouns to oblique plural forms for example माळे मध्ये फुलं आहेत माळांमध्ये फुलं आहेत घंटे जवळ पिना आहेत घंटांजवळ पिना आहेत भिंतीवर पाल आहे भिंतींवर पाल आहे पेन्सिली शेजारी बाटली आहे पेन्सिलीन शेजारी बाटली आहे खुर्ची खाली चप्पल आहे खाली चप्पल आहे देवी समोर फूल आहे देवीन समोर फूल आहे टाळूवर केस आहेत टाळूंवर केस आहेत पिसू मागे किडे आहेत पिसवान मागे किडे आहेत बायको जवळ पिशवी आहे बायकांजवळ पिशवी आहे काचेवर पेला आहे काचांवर पेला आहे फायलीवर पुस्तक आहेत फायलींवर पुस्तक आहेत शाळेत विद्यार्थिनी आहेत शाळात विद्यार्थिनी आहेत वही खाली पेन्सिल आहे वह्यांखाली पेन्सिल आहे साळू समोर पिल्लू आहे साळून समोर पिल्लू आहे ऊ मागे मुंग्या आहेत मागे मुंग्या आहेत पिसू जवळ जळवा आहेत पिसवांजवळ जळवा आहेत स्टेनो शेजारी फाईल आहे स्टेनोन शेजारी फाईल आहे substitution drill substitute the noun माळे with the oblique forms of the following nouns माळेवर पुस्तक आहे फाईल वर पुस्तक आहे घंटा घंटेवर पुस्तक आहे खुर्ची खुर्चीवर पुस्तक आहे पेन्सिल वर पुस्तक आहे काच काचेवर पुस्तक आहे वही वहीवर पुस्तक आहे चिठ्ठी चिठ्ठीवर पुस्तक आहे बांगडी बांगडीवर पुस्तक आहे अंगठी अंगठीवर पुस्तक आहे खिडकी खिडकीवर पुस्तक आहे पिशवी पिशवीवर पुस्तक आहे किल्ली किल्लीवर पुस्तक आहे जमीन जमिनीवर पुस्तक आहे चादर चादरीवर पुस्तक आहे गादी गादीवर पुस्तक आहे उशी उशीवर पुस्तक आहे fill in the gaps drill add any appropriate postposition after the oblique form of the noun for example पिने टाचणी आहे पिने जवळ टाचणी आहे भिंती कॅलेंडर आहे भिंतीवर कॅलेंडर आहे खुर्ची टेबल आहे खुर्ची शेजारी टेबल आहे वही पुस्तक आहे वहीवर पुस्तक आहे वस्तून कागद आहे वस्तूंमध्ये कागद आहे बागे फुल आहेत बागेत फुल आहेत इमारती झाड आहेत इमारती शेजारी झाड आहेत काचे चित्र आहे काचे खाली चित्र आहे पेन्सिली खडू आहेत जवळ खडू आहेत किल्ल्यान कुलूप आहे किल्ल्यांजवळ कुलूप आहे डबी पिना आहेत डबीत पिना आहेत fill in the gaps with the oblique singular forms of the underlined nouns. For example, पिनांजवळ टाचण्या आहेत पिने जवळ टाचण्या आहेत समोर फळा आहे खुर्ची समोर फळा आहे पेन्सिलिन खाली कागद आहेत पेन्सिली खाली कागद आहेत घंटांजवळ खोके आहेत घंटे जवळ खोके आहेत भोवती किडे आहेत पिसू भोवती किडे आहेत साळून समोर झाड आहे साळू समोर झाड आहे अंगठ्यांजवळ बांगडी आहे अंगठी जवळ बांगडी आहे शेजारी कुलूप आहे किल्ली शेजारी कुलूप आहे गाद्यांवर उशा आहेत गादीवर उषा आहेत मोटारींसमोर सायकली आहेत मोटारी समोर सायकली आहेत शाळांभोवती बाग आहे शाळेभोवती बाग आहे रिक्षांमध्ये विद्यार्थी आहेत मध्ये विद्यार्थी आहेत बागात पक्षी आहेत बागेत पक्षी आहेत समोर ग्रंथालय आहे इमारती समोर ग्रंथालय आहे प्रयोगशाळात वस्तू आहेत प्रयोगशाळेत वस्तू आहेत काचांवर फायली आहेत काचेवर फायली आहेत listen to the conversation Dilip हे काय आहे ही उशी आहे आणि हे काय आहे ही खुर्ची आहे उशी कुठे आहे उशी खुर्ची वर आहे माधवी वही कुठे आहे वही पेन्सिली खाली आहे नीला पेन्सिल कुठे आहे पेन्सिल वहीवर आहे रमेश कॅलेंडर कुठे आहे कॅलेंडर भिंतीवर आहे सुमन खडू कुठे आहेत खडू काचेवर आहेत सुजाता ते काय आहे ते झाड आहे झाड कुठे आहे झाड शाळेमागे आहे